भक्ता विन देवा कैचे रूप घडे सेवा शोभविले रईरा सोने एके ठाई हिरा देवा विन भक्ता कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळू माता जैसे स्नेह जाळू भक्त असल्याशिवाय देवाला त्याचे खरे स्वरूप कसे काय प्राप्त होईल भक्त आहे म्हणून तर देव आहे सोन्याच्या कोंदरामध्ये हिरा बसवलेला असतो म्हणूनच त्याला शोभा येते हिरा आणि सोने यांनी एकमेकांना सुशोभित केलेले असते एकट्याची तशी फारशी किंमत असत नाही पण दोन्ही जर एकत्र आले तर त्याची किंमत कितीतरी पटीने अधिक वाढत असते जर देव नसेल तर भक्त निष्काम भक्ती कुणाची करणार तुकाराम महाराज म्हणतात नात्याची ही नाजूक गुंतागुंत किंवा प्रेमाचे हे नाजूक धागे आई आणि मूल यांच्या नात्यातील स्नेहाप्रमाणे आहेत आईमुळे मुला या आणि मुलामुळे आईला आईपणा येत असतो याप्रमाणेच आई बालकाचं जे नातं असतं तसंच देव आणि भक्त यांचं सुद्धा नातं असतं विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता आईचा भक्तांचा अंकितो लागे तैसी लावी प्रितू निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा तुका म्हणे आली रूपा व्यक्त चांगली खूप प्रचंड असलेल्या या सर्व विश्वाला जन्म देणारा जो भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहे तो यशोदेश एका स्त्रीला आई म्हणून हाक मारतो कारण परमेश्वर भक्तानाच वश झालेला असून त्यांच्याशीच तो प्रेमाचे संबंध ठेवित असतो तो ईश्वर स्वतः पूर्णपणे कामना रहित असतो आणि सर्वांपेक्षा वेगळा असतो पूर्णपणे निराळा असतो तरी सुद्धा त्याने केवळ भक्ती पाहून गोपींना आपला ध्यास लावलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात याच प्रेमासाठी ते अव्यक्त तत्व सगुण साकार रूप धारण करून सुंदर रूपामध्ये व्यक्त झालेले आहे त्या ईश्वराने स्वतःला भक्तांसाठी प्रकट केलेले आहे काय दिन करा केला कोंबड्याने खरा का हो संत ठेवा भार माझे माथा देवा आडविले दासी तरी कामरती उपवासी तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती सूर्य उगवायच्या आधी थोडा वेळ कोंबडा आरवतो याचा अर्थ असा होत नाही की कोंबडा आरवल्यामुळे सूर्य उगवतो कोंबड्याच्या ओरडण्याने सूर्याचे उगवणे खरे मानायचे काय त्याचा उदय म्हणजे सूर्याचं उगवणं हे स्वयंसिद्ध असतं माझे आणि देवाचे नाते याच प्रकारचं आहे संत सज्जन हो माझ्यावर संतत्वाचे ओझे लादू नका माझ्या संतत्वामुळे ईश्वराचे नाव सिद्ध करू नका सेवकांनी स्वयंपाक करणाऱ्या नोकरांनी जर आडवून घेतले किंवा सोडले तरी मालक काही उपाशी राहत नाही तसे माझे संतत्व जरी नसले तरी ईश्वराचे थोरपण हे स्वयंसिद्ध आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला माझ्या गुणांची आणि अवगुणाची सारी किमिया त्या अनंत स्वरूपी ईश्वराच्याच स्वाधीन आहे जैविताही धरी नाक आगतिया परी ऐसियाचा करी चाळा हा आपुलीच अवकळा सांडावी मांडावी काय ऐसे नाही ठावी तुका म्हणे करी ताका दुधा एकसरी परसाकडला बसले असताना ज्याप्रमाणे काही लोक घाणवास येऊ नये म्हणून आपले स्वतःचे नाक धरून ठेवतात त्याप्रमाणे काही लोक वेड्यासारखे जेवताना सुद्धा नाक धरून ठेवतात अशा वेडेपणाच्या क्रियेमुळे आपली आपणच वाईट स्थिती किंवा स्वतःची फजिती करून घेत असतो कोणत्या ठिकाणी काय करावे काय धरावे काय सोडावे या लोकांना याचा विवेक अजिबात राहिलेला नसतो तुकाराम महाराज म्हणतात असे लोक ताक आणि दूध यांना सारखेच समजतात हो का पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंधू कळो आली खत्याळसी शिवो नये लिंबू दोषे होडावे मडके मेले लेखी की तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे जर ईश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल ईश्वर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी पुत्र असो बायको असो बंधू असो त्या सर्वांचा संबंध सुद्धा तोडून टाकावा लागतो हे संबंध सर्व खात्याळपणाचे आहेत ईश्वराच्या आड येणारे आहेत असे समजून आल्यानंतर त्यांना सुद्धा नाही त्यांच्या सहवासाचा दोष अंगी लावून घेऊ नये ती सर्व मेलेले आहेत असे समजून त्यांच्या नावाने मडके पडून टाकावे आणि त्यांचा संबंध पूर्णपणे सोडून द्यावा तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा त्याग केल्याशिवाय संसारातील भोगाविषयी आस्था दूर होणार नाही म्हणजे संसाराविषयीची आसक्ती नाहीशी होणार नाही व्याजा विन करी शोभन तातडी चार ते गधडी करीतसे कासया पाल्हाळू आणि कांचे देखी सांगता नव्हे सुखी साखरेशी कुंथाच्या ढेकरी न देवेल पुष्टी रूप दावी कष्टी मळीनवरी तुका म्हणे अरे वाचाळ हू ऐका अनुभवे विन नका वाव घेऊ एक बाई गरोदर असतानाच बाळंत व्हायच्या आधीच बारसे वगैरे सर्व कार्य करण्याचं मूर्खाप्रमाणे चाळे करू लागली दुसऱ्या खऱ्या बाळंतिनीचे विस्तारपूर्वक व्यापार पाहून ती त्याप्रमाणे आचरण करून काय उपयोग होणार आहे साखर स्वतः खाऊन जी गोडी अनुभवता येते ती काही दुसऱ्याला सांगता येते साखरेच्या गोडीचा अनुभव फक्त खाणाऱ्यालाच कळून येत असतो तृप्ततेने जेवण झाल्यावर जशी ढेकर येते किंवा ढेकर दिली जाते त्याप्रमाणेच ती उगीच भुकेल्या पोटी उगीच दिलेल्या ढेकराप्रमाणे होणार नाही दोघांमध्ये फार मोठा फरक असतो उलट अशा ढेकरीमुळे चेहरा मात्र कष्टदायक आणि मलिन दिसू लागतो किंवा कोडाच्या रोगाचा मनुष्य आपले कोड दिसून येत म्हणून अंग मलिन करून घेतो त्यासारखाच हा प्रकार आहे तुकाराम महाराज म्हणतात नुसती बडबड करणारे लोक हो हे वाचाळ जे न हो तुम्ही ऐका तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय उगीच बोलत जाऊ नका जेने घडे नारायणी अंतर आयु होत बाप माय वरजाविती एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करती ती दुःखा पात्र शत्रू प्रल्हादे जनको बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पायो अनिक उपायो दुःख मुळू ईश्वराच्या प्राप्तीच्या मध्ये जर कुठला एखादा अडथळा येत असेल किंवा ईश्वराचा वियोग घडत असेल तर अत्यंत पूज्य असलेल्या आई बापांचा सुद्धा त्याग करावा मग इतर नात्यांची माणसे प्रिय पत्नी मुले धनधान्य यांची काय गणती त्यांचाही त्याग करावा लागला तरी बिनदिक्कत करावा कारण हे सर्व आपल्याला दुःख देण्यास पात्र असलेले शत्रूच आहेत आई बापांचा आणि आपतांचा असा त्याग पूर्वी अनेकांनी केलेला आहे देवासाठी प्रल्हादांनी आपल्या पित्याचा बिभीषणाने आपल्या थोरल्या बंधूचा भरताने आपल्या आईचा आणि स्वतःच्या राज्याचा सुद्धा त्याग केला होता तुकाराम महाराज म्हणतात यांच्या सेवेतून निर्माण होणारे सर्व धर्म हे श्रीहरीच्या पायापाशीच दिसतात म्हणजे सर्व प्रकारचा धर्म सर्व धर्माचं सारभूत ह्या परमेश्वराचे फक्त पाय आहेत इतर सर्व उपाय हे दुःखाचे मूळ आहे मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधानू शांतीची वसती तेथे खुंटे काळगती आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे देवाचं दर्शन कोणत्या प्रकारानं होऊ शकतं किंवा काय आहे नेमकं हे या ठिकाणी अभंगात महाराजांनी सांगितलेलं आहे ते म्हणतात मान आणि अपमान यांच्या पाशामध्ये गुंतून राहू नये त्यांना टाकून द्यावं हे सर्व जे विकार आहेत ते सर्व गुंडाळून ठेवावेत याच्यामुळे अंतकरण नेहमी समाधी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख मिळते म्हणजे नेहमी समाधानी असणं हेच देवाचे दर्शन आहे समाधान ढळलं की त्या ठिकाणी देवही नसतो या ठिकाणी खऱ्या शांततेची वस्ती असून कालचक्राची सुद्धा गती कुंठून जाते जी जी सुखाची किंवा दुखाची उर्मी येईल ती थोडी सहन करावी शांतपणे त्यामध्ये वागावे एवढे थोडे जमले म्हणजे त्या ठिकाणी साक्षात देव उभा असतो म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये चित्ताची अवस्था विचलित होऊ देऊ नये सदा सर्वदा अंतरामध्ये समाधानाने राहावे थोडी आहे थोडी आहे चित्त साहे हर्षा हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरली ते अवघ्या साधनांचे सारू न लगे फारो शोधावी तुका म्हणे लटके पाहे सांडी देहो अभिमानू आपले चित्त जर आपल्या साह्याला धावून येईल तर ईश्वर प्राप्तीसाठी फार थोडेच करावे लागते म्हणजे ईश्वर मिळायचा की न मिळायचा हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून नसून ते फक्त आपल्या चित्तावरच अवलंबून आहे चित्ताचं जर साह्य असेल आपलं मनच आपल्याला साह्य करीत असेल तर परमेश्वर आपल्याला भेटू शकतो ज्याच्या चित्तामध्ये सुख दुःखादी विकार उरत नाहीत त्यांचे जीवन पांडुरंगामध्येच विलीन झालेले आहे असे समजावे सर्व साधनांचे सार हेच एक असल्यामुळे आणखी दुसरे काही सुद्धा शोधायची गरज लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व प्रपंच आणि ही सर्व बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याचे समजा आणि त्यांचा पूर्णपणे अभिमान सोडा आता उघडी डोळे जरी अध्यापी नकळे तरी मातेची एक होळे दगडाला पोटाशी मनुष्य देहायसा निधू साधिली ते साधे सिद्धू करुणी प्रबोध संत पार उतरली नाव चंद्रभागी तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी काट धरून या करी उभा उभी पालवी तुका म्हणी पुकासाठी पायी घातली या मिठी हो तो उठा उठी लवकरीच उतारू अरे तुझा फुकट जन्म निघून गेला अजून तरी तू डोळे उघड अजून तुला काहीच समजलेले नसेल तर मग तू आपल्या आईच्या पोटी खरंच दगडासारखा जन्माला आलेला आहेस चांगला मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे याच फार मोठ्या मोलाच्या साठ्यामुळे म्हणजे तुला चांगला देह प्राप्त झाल्यामुळे तुला जे काही साधायचं आहे ते तू साधून घेऊ शकतोस असाच बोध आजपर्यंतच्या संतांनी केलेला आहे स्वतःही संसार सागराच्या ते पलीकडे गेलेले आहेत तुझ्यासाठी ही नाव पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या दारामध्ये हात कटीवर ठेवून उभी आहे ही सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्याच हात बाहो उभारून बोलावीत आहे खुणावीत आहे हाकारीत आहे तुकाराम महाराज म्हणतात या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही काही पैसे मोजावे लागत नाहीत ही फुकटची आहे नुसती पायास मिठी घालावी आणि मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयाला अजिबात उशीर लागत नाही न करी रे संगो राही रे निचळो लागू नेदी ममतेचा या नावी खरे ब्रह्मज्ञानू अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जयो वासनेचा क्षयो संकल्पाही नये वरी म्हणू तुका म्हणे नये जाणीवंतरा अंतरिया थारा आनंदाचा तू आता कुणाचा कसल्याही गोष्टीचा संग धरू नकोस तू अगदी स्थिर राहा पूर्णपणे निश्चय राहा कुठल्याही संबंधाचा किंवा ममत्वाचा मळ तुझ्या चित्ताला लागू देऊ नकोस या प्रकारचं जे ज्ञान आहे हेच खरं ब्रह्मज्ञान आहे किंवा अद्वैत ज्ञान आहे असे असून याची जाणीव अनुभवाशिवाय कुणाला कळून येणार नाही अनुभवाशिवाय बोलणे ही फक्त व्यर्थ बडबड आहे या अवस्थेत इंद्रियादी विषयांचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयाची वासना आसक्ती संपून जाते आणि देहादिक व्रतीचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील संकल्पही नाहीसे होऊन जातात आणि मग मन स्थिर होते ते वर येत नाही मी निराळा मी वेगळा आहे अशा प्रकारची जाणीवच या अवस्थेत मनात उरत नाही सर्वच आनंदी आनंद घडून येतो आणि आनंदाचेच राज्य निर्माण होते असे संत तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण पूर्णपणे आनंदाने भरून येत व चमळून येत पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कुठे देव उभा उभी भेटी आहे ती सकळ तीर्थे काळी देती फळ तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ पंढरपूरचा महिमा वर्णन करत असताना दुसऱ्या कुठल्याही तीर्थाची क्षेत्राची त्याला उपमा देता येत नाही कारण या क्षेत्रासारखे ठिकाण जगामध्ये दुसरीकडे कुठंच आढळून येत नाही या ठिकाणी देव ताबडतोब त्वरित भेटतो इतर जी काही तीर्थ आहेत त्यांच्याकडून जे मिळणारे चांगले फळ आहे ते फार उशिरा मिळते पण पंढरपूरचे मात्र तसे नाही तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे भूमीवरचे प्रत्यक्ष वैकुंठ आहे तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळाली या संत संगो समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे आनाड ते वळे तुका म्हणे पापू गेले केल्या कळे तापू कुठल्याही तीर्थाला जा कुठल्याही क्षेत्राला जा त्या ठिकाणी फक्त धोंडा आणि पाणी यांचाच सुकाळ झालेला दिसतो मनामध्ये जर भाव नसेल तर तीर्थामध्ये दुसरं काय असणार म्हणून या ठिकाणी संत तुकाराम महाराज सांगतात की देव फक्त सज्जनांच्या ठिकाणी असतो खऱ्या अर्थाने जर तुम्हाला देव पाहायचा असेल तर तो माणसामध्ये आहे तो साधू संतांच्या रूपात वावरत असतो संतांची संगती जर प्राप्त झाली तर आपले सर्वस्व त्यांना अर्पण करावे म्हणजे देवत्वाची खून आपल्याला पटू शकते तीर्थस्थानावर गेल्यानंतर मनात जर शुद्धभाव आणि भक्ती असेल तरच त्याचा उपयोग होऊ शकतो पण संत संगतीमध्ये अडाणी मनुष्य असला कोणीही असला तरी त्याचा उद्धार होऊ शकतो तुकाराम महाराज म्हणतात माणसाला जीवनामध्ये जे ताप सहन करावे लागतात ते नाहीसे झाले की तो निष्पाप झाला असे समजावे घे गुनिया चक्रगदा हाच धंदा करीतो भक्ता राखी पासी, दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकारले रूप आले गुणवंतो तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठलू हा भगवंत हा परमेश्वर हातामध्ये चक्र गदा ही आयुधे घेऊन हाच उद्योग करीत असतो तो काय करतो तर दुर्जनांचा वाईट लोकांचा संहार करतो आपल्या भक्तांचे रक्षण करणे हेच त्याचे काम असते याच कामासाठी अव्यक्त परब्रह्म असलेला तो आकारास होतो सगुण साकार रूप धारण करतो नाना गुणांनी सालंकृत होऊन या पृथ्वीवर अवतरतो तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल ज्याची त्याची इच्छा जशी असेल त्या त्याप्रमाणे पूर्ण करीत असतो देखोनी पुराणिकांची दाढी रडे फुंदे नाक प्रेम खरे दिशे जना भिन्नांतरी भावना आवरिता नावरे खूर आटवी नेवरे बोलो नये मुखावटा मने होता व्यांचा तोटा दोन्ही सिंगे चारी पायो खुना दावी म्हणे सोयो मना आनिता बोकडू मेला त्याची चरफडू होता भाव पोटी मुखाला से शेवटी तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे या अभंगामध्ये महाराजांनी जे हरिदास असतात पुराणिक असतात त्यांची काय गंमत होते ते कशा पद्धतीनं पुराणिक पुराण सांगत असतात याविषयी मोठ्या गमतीनं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे एक जणाचा एक लाडका पोकड होता तो नुकताच मेलेला आहे असा तो शेळ्या पाळणारा पुराणिक बुवांचे पुराण श्रवण ऐकण्यासाठी तन्मयतेने पण एका निराळ्याच्या अर्थाने पुराण समजून घेत होता त्याचे मोठे गमतीचे वर्णन या ठिकाणी दिलेले आहे पुराणिक बुवाची दाढी पाहताच त्याला स्पुंदून स्पंदून रडू आले नाक पुसण्याचा प्रसंग आला लोकांना वाटले काय निरूपणाचा परिणाम किती प्रेमळ स्रोत आहे त्याच्या मनातील भाव मात्र वेगळा होता नुकताच मेलेला आपला दाढीवाला बोकड त्याला त्याच्या मनामध्ये आठवत होता म्हणजे वक्ता ज्या वेळेला काही सांगत असतो त्या सांगण्याचा अर्थ श्रोत्याच्या मनामध्ये ज्या प्रकारचा भाव असतो ज्या प्रकारचे विचार असतात त्या प्रकारे श्रोता आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ घेत असतो त्याच्या मनात खरे प्रेम नव्हते तर वरवर लोकांना ते खरेच प्रेम वाटत होते त्याला रडे आवडता आवरेना बोकडाचे खूर नख्या त्याला एकसारख्या समोर त्याच्या डोळ्यासमोर दिसत होत्या तो म्हणू लागला काय सांगू बाबा हो हा माझा बोकड बेण्याचा म्हणून राखून ठेवलेला होता आणि तोच नेमका गेला हो पुराणिकांना एका बीजाचा हा विस्तार कसा हे सांगितले तेव्हा त्यास आपल्या ब्याच्या बोकडाची आठवण झाली पुराणिक बुवा सांगत होते की एक पुरुष एक प्रकृती चार वेद किंवा ईश्वराची चार रूपे तो धनगर मात्र या पुराणिक बुवाच्या दोन आणि चार बोटांचा अर्थ आपल्या मनाशी असा समजून घेत होता की हो हो माझ्या बोकडाला सुद्धा दोन शिंगे होती आणि चार पाय होते कारण या शया राखणाऱ्याच्या अंधकरणामध्ये त्या मेलेल्या बोकडाचे तीव्र दुःख होते त्याचे चित्त त्या पुराणामध्ये नव्हते तर त्या बोकडाच्या मारण्यामध्ये रमून गेलेले होते जो भाव त्याच्या अंधकरणामध्ये होता तोच शेवटी त्याच्या मुखातून बाहेर पडला तुकाराम महाराज म्हणतात अंधकरणामध्ये असणारी खोटी भावना शेवटी केव्हा ना केव्हा तरी ती उघड होतेच दुर्जनाची गंधी विष्ठेची आपरी देखून या दुरी तया ऐका हो तुम्ही मात हे सज्जन करू संघष्टन नाही बोलू दुर्जनाची अंगी अखंड विटाळू वाणी रजस्वला स्रवितशी दुर्जनाचे भयू धरावे त्यापरी पिसाळले वरी धावे श्वानू दुर्जनाचा भला नव्हे अंग संगू बोलिलाचे त्याग देशाचा त्या तुका म्हणे किती सांगावी प्रथको अंग कुंभी पाहतो दुर्जनाची दुष्ट असलेला मनुष्य किंवा दुर्जन माणसाची संगतीची घाण एखाद्या विष्ठेसारखी दुर्गंधीमय असते त्याला पाहताच त्याच्यापासून दूर व्हावे संत सज्जन हो तुम्ही ही हकीकत नीट ऐका त्या दुर्जनाशी अजिबात मैत्री करू नका त्याच्याशी मैत्री वाढवू नका आणि त्याच्याशी बोलणे सुद्धा टाळा कारण या दुष्ट माणसाच्या अंगामध्ये या दुर्जनाच्या अंगामध्ये अखंड विचार असतो आणि जशी एखादी रजशुला स्त्री तिचा रज स्रवत असतो त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी घाण स्रवत असते त्याची वाणी दुर्गंधीने वाईट शब्दांनी भरलेली असते एखादे जसे पिसाळलेले कुत्रे अंगावर जर येत असेल आणि आपण जसे सावध असतो तसे त्या दुर्जनाविषयी तुम्ही सावध राहावे आणि त्याला दूरच ठेवावे या दुर्जनाची संगती चांगली नव्हे त्या लोकांचा जो देश असेल तो देश सुद्धा सोडून जावे तुकाराम महाराज म्हणतात आणखी किती वेगवेगळ्या प्रकारे मी सांगू दुर्जनाचे अंग म्हणजे प्रत्यक्ष कुंभपाकाचे नरकच आहे अतिवादी नव्हे शुद्ध या तुझ्याचा ओळखा जातीचा धमतो वेद वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाणू श्रेष्ठाचे वचनो न मानिजू तुका म्हणे मध्यपानाचे मिष्टान्नू तैसा तो दुर्जनो शिवू नये जो वितंडवाद करत असतो किंवा सारखा सारखा भांडत असतो असा मनुष्य हा शुद्ध बिजाचा नाही असे ओळखावे तो अत्यंत अधम आहे अशा प्रकारे निश्चय करावा कारण त्याला वेदाचे किंवा श्रुतीचे वचन मान्य नसते श्रेष्ठ साधू संतांचे वचन तू ऐकत नाही मानित नाही तुकाराम महाराज म्हणतात मद्यपानाचे गोड अन्न जसे त्याज्यच असते तसे या दुर्जनाला शिवू नये त्याला दूरच ठेवावे शब्दा नाही धिरू ज्याची बुद्धी नाही स्थिरू त्याचे न व्हावे दर्शनो अपंग अपंगते भोजन संतास जो निंदी अधम लोभासाठी वंदी तुका म्हणे पोटी भाव आणि को जया होटी ज्याच्या शब्दाला बोलण्याला धरबंध नसतो कसलाही धीर नसतो किंवा एक वाक्यता नसते मनामध्ये कसला निश्चय नसतो त्याची बुद्धी स्थिर नाही असे समजावी त्याचे दर्शन सुद्धा घेऊ नये की या दुर्जनाच्या पंक्तीला बसून जेवण करू नये कारण हा दुष्ट मनुष्य संत सज्जनांची सदवतीत निंदा करीत असतो आधम लोकांची स्तुती करत असतो अशा लोकांची संगत अजिबात धरू नये तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या पोटामध्ये एक भाव असतो आणि ओठामध्ये बोलणे मात्र दुसरेच असते त्याचे दर्शन दुरून सुद्धा घेऊ नये चोरे चोराते करावा उपदेश हा पुलाभ्यास अभ्यास असेल तू शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होईला पुले तिच्या ऐसे तुका म्हणे भितू पुढली या दत्ता म्हणून चिंता उपजली एक चोर जर दुसऱ्या चोराला उपदेश करू लागला तर तो कुठल्या प्रकारचा उपदेश करणार जो त्याचा नेहमीचा जो चोरीचा धंदा आहे चोरीचा जो अभ्यास आहे तोच त्याला शिकवत असतो एखादी वाईट आचरण असलेल्या स्त्रीच्या जर घरी आपण गेलो तर आपण तिच्याप्रमाणेच होऊ शकतो तुकाराम महाराज म्हणतात यापुढे आता अशा विपरीत संगतीमुळे पुढे काय काय भयानक स्थिती निर्माण होणार आहे या लोकांची काय अवस्था बनणार आहे याविषयी माझ्या मनामध्ये चिंता वाटत आहे चिंता निर्माण झालेली आहे मांडवाच्या दारा पुढे यानीला म्हातारा म्हणे नवर्याना रांडू जाळा नवर्याचे तोंडू समय न कळे काय उपयोगी वेळे का म्हणे खरा येथून या दूर करा कोणत्या वेळेला कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये नेमके काय बोलावे हे ज्यांना कळत नाही अशांना उद्देशून तुकाराम महाराज सांगतात एका लग्नामध्ये पुढारी पण एका म्हाताऱ्याला दिली आणि मांडवाच्या दारातच त्याला उभे करून व्यवस्था पाहायला सांगितली त्यानं त्यावेळेचा प्रसंग न ओळखता तो वाटेल तसे मनाला येईल तसे बडबडू लागला आणि तो म्हणतो की त्या रांड नवरीला घेऊन या त्या नवऱ्याचे तोंड जाळून टाका त्याच्या मनात नसेल पण असे अपशब्द या प्रसंगी तो तोंडातून का बरे काढतो यावेळी त्याचा विपरीत परिणामच होऊ शकतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रसंगातून यासारख्या गाढवाना प्रथम दूर करावे ज्या ठिकाणी जो माणूस योग्य नाही अशा ठिकाणी त्या माणसाची नियुक्ती करू नये काही नित्यने माविनू अन्न खाय तोची श्वानू वाया मनुष्यपणो भार वाहे तो वृषभ त्याचा होय भूमी भारू नेने यातीचा आचार झाला दावे दारू भोगवी अघोरो पितरासी अखंड शुभवानी खरे न बोलेची स्वप्नी पापी तयाहुनी आनिक नाही दुसरा पोट पोसी एकला भूती दया नाही ज्याला पाठी लागे आल्या अति दाराशी काही संतांचे पूजणू हो, न घडे तीर्थाचे भ्रमणो हो. हे माचा अंधनू हो, शीन थोरो पाविलो तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली हानी देवा विसरुनी गेली म्हणता मी माझी जो रोज नित्याचे नामस्मरण नित्यपाठ भजन श्रवण यासारखा जर नित्यनेम न करता जो अन्न खातो भोजन करतो तो कुत्र्यासारखा असतो त्याला कसलाच नित्यनेम नसतो मनुष्य जन्माला येऊन तो वाया गेलेला आहे केवळ बैलाप्रमाणे या संसाराचा फुकट भार त्याने वाहिलेला आहे कारण अशा माणसाचा भूमीला भार होतो हा आपल्या घराण्याचा काय आचार आहे कुलाचार आहे हेच विसरून जातो त्यामुळे तो कुळाचाच दावेदार बनलेला असतो त्याने सर्व पितर अघोर अशा नरकात खितपत पडत असतात त्याची वाणी नेहमी अमंगल वाईट बोलत असते तो स्वप्नात सुद्धा चुकून खरे बोलत नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही पापी असू शकत नाही तो केवळ स्वतःचे पोट भरित राहतो त्याला इतर प्राणी मात्राबद्दल अजिबात दया मया काही वाटत नाही दाराशी एखादा जर अतिथी आला तरी त्याच्या पाठीशी लागून तो त्याला पिटाळून लावतो हाकलून देतो साधू संतांचे पूजन करावे तीर्थाला जाऊन यावं या गोष्टी याला कधीच माहीत नसल्यामुळे हा यमाचेच भक्ष बनलेला असतो आणि एक थोर अशी यमाला विनासायास देणगीच मिळते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या माणसाने सर्व मनुष्यपणाची हानी केलेली आहे कारण जो जगाचा नियंता जगचालक परमेश्वर विसरून हा मी मी आणि माझे माझे असेच करीत राहतो याचा जन्म व्यर्थ गेला आहे असे समजावे कन्या गोकरी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण या अतिशी कारण नाही देवा जे जैसे करती ते तैसे पावती भोगते भोगिती केली कर्मी आशा बद्ध नाही करू ते करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये स्वतःची मुलगी गाय किंवा कथा सांगतो आणि त्याची विक्री करतो तो खरोखरच चांदाळ आहे म्हणजे चांदाळासारखा तो आहे माणसाचे गुण काय किंवा अवगुण काय हे त्याच्या ईश्वर निष्ठेवरून ठरवावे या ठिकाणी जातीचा काही उपयोग होत नाही देवाला जातीचे कारण नसते म्हणजे हा कुठल्या जातीचा आहे याचं देणं घेणं देवाला नसतं जातीवर काहीही अवलंबून नसतं फक्त देव भाव पाहत असतो जशी कर्मे एखाद्याच्या हातून होतील तशीच फळे त्याला प्राप्त होत असतात म्हणजेच ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ भोगावे लागते आशेच्या लोभाने जे लोक करू नये ती कर्मे करीत राहतात ते नरकात जातील असे तुकाराम महाराज म्हणतात हरे हरा भेदो नाही करू नये वादू एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाडू एक वेलांतीच आडू उजवे वा मांगू तुका म्हणे एकची अंगू हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि भगवान शंकर हे एकच आहेत फक्त त्यांच्या नावामध्ये फरक आहे आणि याविषयी उगीच वाद घालत बसू नये शंकराच्या हृदयामध्ये भगवान विष्णू असतात आणि विष्णूंच्या हृदयामध्ये भगवान शंकर आहेत गोडी जशी साखरेशी एकजीव असते त्याप्रमाणेच या दोघांचं ऐक्य आहे फरक फक्त सांगणाराच्या वेलांटीमध्ये असतो एकाला हर म्हणतात तर दुसऱ्याला हरी म्हणतात वस्तुतः या दोघांमध्ये काडीचाही फरक असत नाही तुकाराम महाराज म्हणतात दाव्यांग काय आणि उजव्यांग अंग काय हे दोन्ही एकाच शरीराचे असतात दोन्ही एकच आहेत वाक्याधी मानू गंधक्षता अक्षता पूजणू श्रोता यती झाला जाणू तरी त्या नाही उचितू शिर सर्वांगा प्रमाणू यथाविधी करचरणू धर्माचे पाळणू सकळी सत्यो करावी पट्टपुत्र सांभाळी पिताच्याची आज्ञा पाळी प्रमाण सकळी ते मर्यादा करावी वरासनी पाशाणू तो न मानावा सामान्य एर उपकरणी सोनियाची परी तिनीच सोनियाचा पैंजनू, मुकुटमणी केला हिनू जयाचे कारणू तया ठाई अलंकारू सेवका स्वामी स्वामीसाठी मानू त्याचे नामो त्याचे धनू तुका म्हणे जाणू तुम्ही संतो तदर्थी प्रवचनाच्या वेळी गंध अक्षता पूजन इत्यादीचा मान श्रोत्याच्या आधी वक्त्याचा म्हणजे प्रवचन करणाऱ्याचा असतो मग श्रोत्यामध्ये एखादा संन्यासी येती जरी असला तरी त्याला मान देणे हे उचित नाही कारण त्या ठिकाणी फक्त वक्त्याचाच मान असतो सर्व अंगामध्ये डोके हे जसे महत्वाचे आहे त्याचे स्थान मुख्य आणि मग यथाक्रमाने हात पाय इत्यादिकाचे स्थान असते आणि याच धर्माचे पालन सर्वांनी करावे मुलगा मोठा होऊन तो गादीवर बसून राज्यकारभार सांभाळू लागला म्हणजे मग त्याचा बाप सुद्धा त्याची आज्ञा पाळतो याप्रमाणे मान्य झालेली मर्यादा सर्वांनी सांभाळावी देवाऱ्यामधील देव दगडाचा जरी असला तरी तो सामान्य किंवा कमी प्रतीचा मुळीच नाही आणि दगडाच्या देवाची पूजा करणारी उपकरणं जरी सोन्याची असली तरी त्यांना त्या ज्या दगडाचा देव बनवलेला आहे त्या दगडापेक्षा या उपकरणांना मान कधीच असत नाही कारण त्या दगडामध्ये